एक लग्न असेही भाग अकरावा लेखिका वैशाली गुरव सादर करते एव्ही टॉक्स मागील भागात आपण पाहिले समीरचा ब्रो रोहन हा त्यांना दोघांना लग्नाचे गिफ्ट म्हणून महाबळेश्वरचे चार दिवसांचे रिसॉर्टचे तिकीट्स देतो आता पुढे काय ग तू पुन्हा कसला एवढा विचार करत आहेस श्रिया विचारते हा नाही काही नाही शर्वरी भेंडी चिरत होती श्रिया म्हणते नाही काय म्हणतेस आणि सतत कसल्या तरी विचारात दिसतेस शर्वरी विचारते आणखी कुठली भाजी बनवायची आहे म्हणजे मी तयारी करते श्रिया सांगते पनीर त्यासाठी बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो लागेल तेवढा करतेस हो असे म्हणत तिने कांदा चिरायला घेतला कुकर लावलेला आणि श्रिया पीठ भिजवत होती एवढ्यात रोहनही किचनमध्ये आला काय बनवत आहेस आज तो श्रियाला विचारत होता ते जेवताना कळेलच ओके श्रिया बहुतेक त्याला बाहेर जायला सांगत होती शर्वरीला अंदाजेच कळाले पण त्यांचे जे काही न बोलतात चाललेले शरूला अनइझी वाटत होते ती पाठमोरी होती त्यामुळे दिसण्याचा प्रश्न नव्हता पण त्यामुळे तिच्याकडून चुकून कांद्याऐवजी स्वतःचे बोट कापले गेले ओ गॉड काय झालं ग श्रिया आणि रोहन दोघेही तिच्याकडे गेले पाहतात तर तिचं बोट कापलेलं अगं हळू करायचं ना थांब दाबून धरते बोट श्रिया म्हणाली अरे रे तिला सवय नसेल ग घरी कामाची जा त्याला लाव काहीतरी पटकन समीर इकडे ये पटकन असे म्हणताच तो आलाही काय रे काय झालं रोहन सांगतो अरे शर्वरीचे बोट कापले काय बघू कसं ग काम करतेस चल समीर तिला बेडरूम मध्ये घेऊन जातो बस इथे मी आलोच असे म्हणत फर्स्ट एड बॉक्स काढतो आणि तिला बँडेज लावायला हात पकडणार तर राहू दे मी करते एक मिनिट मी करतोय जास्त शहाणपणा करू नको आणि इकडे तो हात तो अगदी काळजीने तिचं बोट क्लीन करून त्याला बँडेज लावत होता तिला समीरला असं काळजीने तिच्यासाठी हे सर्व करताना पाहून मन भरून येत होते पण त्याला तसं दाखवायचं ती मुद्दाम टाळत होती झालं आता मी जाते शरू म्हणाली तो सांगतो यालाच मराठीत कृतज्ञ असं म्हणतात हो ठीक आहे असे म्हणून ती निघाली तर तिला हाताला धरून त्याने थांबवलं ती म्हणते काय आहे आता मला जाऊ दे काम आहे तो सांगतो हो का पण मला बोलायचे आहे मला आता वेळ नाहीये ती हात सोडवून निघून जाते काय मुलगी आहे ही साधं ही म्हटली नाही कृतज्ञ कुठली समीर म्हणाला जेवण झाल्यानंतरही त्या दोघी काम आवरत होत्या फरशी आणि भांडीसाठी एक मेड होती त्यामुळे ते काम सोडून बाकी मात्र त्यांनाच करावे लागत होते ते झालं की थोडा टी व्ही पाहून आणि गप्पा मारून श्रिया तिच्या बेडरूममध्ये जाते त्यानंतर तिला बोर होऊ लागतं बेडवर बसलेल्या समीरचे मोबाईलवर काही चालले होते ती गॅलरीमध्ये जाऊन घरी आईला फोन करते हॅलो आई कशी आहेस मी छान आहे तू कशी आहेस आई विचारते मी खूप मिस करते ग तुम्हा दोघांना तिचा आवाज खालावला होता हो ग आम्ही पण घर कसं रिकामं वाटते तू नाही तर आई असं म्हणताच तिच्या डोळ्यात पाणी येते समीर कसं आहे सगळं नीट आहे ना भांडू नकोसा त्याच्याशी आई बरंच काही बोलत होती पण तिला ऐकू येत नव्हतं काहीतरी हरवल्याची फिलिंग तिला येत होती तिने त्यातच फोन कट केला डोळ्यात अश्रूंची गर्दी झालेली आणि एका क्षणाला ते ओघळू लागले पाठीमागून कोणीतरी खांद्यावर हात ठेवल्याचे जाणवताच तिने मागे वळून पाहिले तर समीर होता काय झालं शर्वरी आर यू ओके असे म्हणत त्याने तिला जवळ घेतले बराच वेळ ती तशीच त्याच्या मिठीत होती आणि विसरली होती स्वतःला आणि एका क्षणाला याचे भान येताच तिला त्याचं सकाळचं ते वागणं आठवलं तुला ना हेच हवं असतं चान्स मारायला त्याला दूर करत ती सरळ आत निघून आली काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का हे अति होतंय हा आता शर्वरी तो तिच्या मागे येत बोलतो सॉरी पण माझा मूड ठीक नाहीये ती बेडवर बसत बोलते तो कधी ठीक असतो ते तरी सांग त्याच्या अशा बोलण्यावर ती त्याच्याकडे रागाने पाहते बर आता मी सॉरी पण ऐक ना बॅग भरावी लागेल ना उद्यासाठी आपल्याला महाबळेश्वरला जायचं आहे विसरलीस आता नमतं घेणं गरजेचं होतं हा विचार करून तो बोलला आपल्याला नाही तुला मी नाही येणार आहे तू जा तुला जायचं तर शर्वरी म्हणाली समीर म्हणतो अगं असं एकटं कोणी जाते का हनीमूनला ती सांगते नाही जात का मग तू जाऊन बघ कसं वाटते ते तो म्हणतो अगं विचार कर ग ब्रोला काय सांगू मी तू नको म्हणत आहे ते त्याला काय वाटेल शर्वरी बोलते तो तुझा प्रॉब्लेम आहे माझा नाही तसंही तुला चान्स मारायला काही कारणच हवं असतं सकाळी पाहिलं मी शर्वरी सकाळी तू सुरू केलेस काय गरज होती कारल्याचा ज्यूस द्यायची तुला काय गरज होती कुचकटपणे बोलायची शर्वरी म्हणाली बरं सकाळचं सोड तू केले मग मी केले झालं ठीक आहे आता इथून पुढे दोघांनीही एकमेकांची खोडी काढायची नाही तसं झालं तर ज्याला जे योग्य वाटेल ते करायचं हम्म शर्वरी ऐक ना मी काय म्हणतो कॅन वी बिकम फ्रेंड्स त्याने फ्रेंडशिपसाठी हात पुढे केला पण ती हात मिळवतच नव्हती एका फ्रेंडशिपसाठी तुला एवढा विचार करावा लागतोय ती म्हणते हो कारण प्रश्न फक्त फ्रेंडशिपचा नाही ज्या व्यक्तीशी फ्रेंडशिप करावी लागते त्याचा पण आहे तो विचारतो व्हॉट डू यू मीन तुला सरळ वागताच येत नाही का ग येतं ना पण तुझ्याशी नाही ती म्हणाली oh God are you sick तो म्हणाला yes I am and the reason is you तिच्या अशा बोलण्यावर तो डोळे मिटतो शेवटचं विचारतोय फ्रेंड्स पुन्हा शेवटचा हात पुढे घेऊन त्याने विचारले खात्री नव्हतीच पण तोपर्यंत तिने हातात हात दिला फ्रेंड्स ती स्माईल करत होती तो विचारतो कशी आहेस ग तू फ्रेंडशिप करायची होती तर एवढे आडेवेडे का घेत होतीस शर्वरी सांगते मी अशीच आहे तो म्हणतो बर झालं इथेच भेटलीस ती म्हणते हो आणि तू सुद्धा बरं आता ऍज अ फ्रेंड तरी आपण जाऊ शकतोय ना महाबळेश्वरला व्हॉट म्हणजे तू त्यासाठी फ्रेंडशिपचा हात पुढे केलास असं काही नाही पण समीर म्हणाला हॅलो लेट मी क्लिअर मी जरी आले तरी तू माझ्याबद्दल असा तसा विचार नाही करणार आहेस आधीच सांगून ठेवतेय शर्वरी म्हणाली समीर म्हणतो म्हणजे तू येते आहेस एम आय राईट तो स्माइल करत बोलला आणि तिने इनडायरेक्ट बोललेले त्याने पकडलेले पाहून तिला हसू आलं हो पण ऍज अ फ्रेंड लक्षात ठेव मी आलेच असे म्हणत ती उठली आणि वॉशरूम मध्ये गेली ती येते आणि तिने फ्रेंडशिप सुद्धा एक्सेप्ट केलीये याचा त्याला खूप आनंद झाला होता येस आय डीड इट एक स्टेप तर पुढे सरली तो जवळजवळ डान्सच करू लागलेला ती बाहेर आली तर तो डान्स करत होता पण तिला पाहताच वेगळंच काहीतरी म्हणून करू लागला तुझं चालू दे असे म्हणत ती बाहेर हॉलमध्ये निघून आली आणि तिला त्याचं हसूच आलं हा तर वेडाच आहे रात्रीची जेवण झाली की श्रियाला ती आवरायला मदत करत होती शर्वरी तुम्ही उद्या जाणार आहात ना जा तुला तुझी बॅग वगैरे भरायची असेल ना मी करते अगं राहिलेले शरू म्हणते अगदी दी पण ठीक आहे ग एखाद्या वेळी चालतं नंतर दोघींनाच करावं लागणार आहे ओके गुड नाईट शर्वरी म्हणाली हम्म गुड नाईट श्रिया म्हणते ती आत आली तर समीर त्याची बॅग भरत होता ती तिथेच साईडला येऊन बसली आणि पाहत होती तुला नाही का भरायची बॅग तुझं होऊ दे मग मी भरते ती म्हणाली ओके नक्की काय मनात चाललंय देव जाणे समीर मनातच म्हणत होता त्याची बॅग भरेपर्यंत ती त्याचं निरीक्षण करत होती त्याचं झालं की तो तिला म्हणाला माझं झालंय आता तू तुझी बॅग भरणं चालू करू शकतेस ती उठली आणि बॅग भरू लागली तिला वाटलं तो बसेल काही बोलेल एवढ्यातच गुड नाईट तो म्हणत झोपला हो गुड नाईट पण सकाळी किती वाजता जायचं आहे असे म्हणत तिने पाहिले तर ब्लँकेट घेऊन तो झोपला होता तो सांगतो सहाला निघायचं आहे त्यानुसार ठरव कधी उठायचं ते ओके असे म्हणत तिने तिची पटापट बॅग भरून घेतली आणि तिथे साईडला बेडवर येऊन बसली समीरला झोप लागली सुद्धा कमाल आहे अगदी खरंच मला पुन्हा काहीच त्रास नाही दिला मानलं हा तुला म्हणजे शब्दाचा पक्का आहे तर गुड ती गालातच हसत होती ती सकाळचा पाचचा अलार्म लावून झोपली सकाळी दोघांचे सेम वेळी अलार्म वाजू लागले आणि दोघेही एकाच वेळी उठले गुड मॉर्निंग दोघेही एकदम म्हणाले असं झाल्याने दोघांनी एकमेकांकडे पाहत स्माईल केले दोघांच्या मनात आलं की सेम त्याच वेळचा अलार्म कसा काय लावला गेला दोघांकडून हे काहीसं वेगळंच होतं आज दोघेही उठून आवरून तयार होऊ लागले शर्वरीने आज मस्टर्ड येल्लो कलरचा नी लेंथ टॉप घातलेला आणि तो तिला खुलूनही दिसत होता आरशासमोर हलका मेकअप ती करत होती तिला असं तयार होताना पाहताना तो आणखी तिच्या प्रेमात पडत होता तिला कायमचं जवळ आणायचं होतं तर काही दिवस तिच्यापासून दूर राहायचं असं त्याने ठरवलेलं साईडला बसलेला तो तिच्या नकळत त्याच्यासोबत तिचा तयार होतानाचा सेल्फी काढतो ती आवरून तयार झाली आणि तो सुद्धा बाहेर येऊन श्रिया आणि रोहनला आवाज देतात ते दोघं बाहेर येतात रोहन म्हणतो अरे चालला तुम्ही समीर एन्जॉय कर हा हो पण ते आमचं शिफ्ट करायचं राहून गेलं अरे चार पाच दिवसांनी सुट्टी संपते यू नो ना समीर रोहनला म्हणत होता डोंट वरी भाऊजी आम्ही दोघं मॅनेज करतो श्रिया म्हणाली तुम्ही डायरेक्ट तिथेच राहायला जाऊ शकाल अशी व्यवस्था करतो मग तर झालं रोहन म्हणतो समीर बोलतो ओके चला बाय ब्रो बाय वहिनी शर्वरी सुद्धा बाय श्रियादी बाय ब्रो श्रिया तिला एकदा येऊन भेटते आणि डोळे मिचकावत तिला म्हणते एन्जॉय करा श्रिया तू थांब मी येतोच त्या दोघांना सोडून रोहन म्हणाला समीरने ट्रॅव्हल्स बुक केली होती रोहन त्या दोघांना सोडायला मगरपट्टा कॉर्नरला आला तिथे पोहोचताच पाच एक मिनिटात त्यांची गाडी आली ते गाडीत चढले आणि रोहन बाय करून निघून गेला मी खिडकी शेजारी बसणार आहे हा ओके समीर तिला जायला जागा देऊन हात दाखवत म्हणाला जसं एखाद्या राजकुमारीला म्हणतात त्याच्या अशा वागण्याने ती जागेवर बसताना मनातच हसली त्याने सामान ठेवले आणि जागेवर बसला एकदा तिच्याकडे नजर फिरवली ती खिडकीतून बाहेर पाहत होती असं कोण जातो का स्वतःच्या बायकोसोबत फिरायला तेही एक फ्रेंड म्हणून काय काय करावं लागतंय समोर इतकी छान बायको आणि मला तिच्यापासून दूर राहावं लागतंय कुछ पाने के लिए कुछ खोना भी पडता है समीर तो मनातच स्वतःला म्हणत होता आणि तिने त्याच्याकडे पाहिले काय असा का पाहतोयस माझ्याकडे पहायचंही नाही का ओके तो तोंडावर रुमाल टाकून डोळे मिटून पडला त्याने असं केलं तिला थोडं विचित्र वाटलं हा अचानक असा का वागतोय आता फ्रेंडशिप केली तर बोलतही नाही फ्रेंड सारखा जाऊ दे मी नाही मस्का लावणार याला आणि ती पुन्हा खिडकीतून बाहेर पाहू लागली कानात हेडफोन्स घालून मस्त गाणी एन्जॉय करत होती शर्वरी बराच वेळ गाणी ऐकत होती पण ती ऐकूनही एका क्षणाला कंटाळली तिने गाणी बंद करून सहज म्हणून समीरकडे पाहिले तर तो खुशाल झोपलेला गालात गोड स्माईल माणसाने याच्यासारखं असावं बिनधास्त तिने मान हलवली आणि तीही डोळे मिटून पडली साडेआठ वाजत आले होते थोडी झोप झाली आणि जाग आल्यावर पाहते तर ते महाबळेश्वरला पोहोचतच होते समीरला सांगणार तर तो आधीच उठलेला तिच्याकडे पाहतही नव्हता उतरायचं म्हणून उठला आणि बॅग घेऊन चल उतरावं लागेल आता का इथेच बसायचं आहे तो म्हणाला हम्म असे म्हणत स्वतःची पर्स घेत ती उठली दोघांचं सामान खाली ठेवून तो उतरला पाठोपाठ तीही उतरली एवढ्यात त्याच्या मनात काहीतरी आलं एक मिनिट मी का घेतोय तुझी बॅग तुझी तू सांभाळ मी नवरा नाही ना आत्ता तुझा फ्रेंड्समध्ये ज्याची त्याने कामं करायची आणि तो त्याची बॅग घेऊन पुढे निघून गेला ए हॅलो ते ठीक आहे पण फ्रेंडशिप असेल तर फ्रेंड्स गप्पा देखील मारतात तू तर तसंही काही नाही करत एवढे बोर फ्रेंड्स नसतात काय ती त्याच्या पाठीमागे जात बोलते थांब मला आधी आपलं रिसॉर्ट पाहू दे ऑटो काका या ॲड्रेसवर सोडाल विषय बदलण्यासाठी तो बोलतो हो बसा ना तो स्वतःची बॅग ठेवून बसतो याला आता जास्तच मिजाज करायची सुचते मुद्दामून करत असेल जाऊ दे ती जड बॅग पूर्ण शक्तीने ऑटोमध्ये ठेवून त्याच्या शेजारी बसते रागाने केस कानामागे घेत बाहेर पाहत राहते तो मात्र तिला असं पाहून मनात हसत होता पाच दहा मिनिटांनी ते त्यांच्या हॉटेलमध्ये होते तो कीज घेऊन रूममध्ये आला ती स्वतःची बॅग आणून थकली त्यामुळे येताच बेडवर बसली तो नाश्त्यासाठी ऑर्डर करून वर त्यांच्या रूममध्येच मागवत होता त्याच्या अशा वागण्याने तिला जरा रागच आला होता दोघेही एकापाठोपाठ फ्रेश झाले एवढ्यात डोअरबेल वाजली आत या असे म्हणताच त्यांचा नाश्ता आलेला नशीब एवढं तरी ऑर्डर करायची बुद्धी झाली याला याच्या मनात काहीतरी नक्कीच चाललंय काहीतरी ठरवलं असणार काल अगदी यायला तयार होईपर्यंत गोड बोलला आणि आता असा का वागतोय तुटक त्याला वाटत असेल मी फसेल मागे लागेल त्याच्या मला नाही काही गरज नाश्ता करायचा आहे ना का नाही त्याच्या आवाजाने ती भानावर आली पाहते तर शहाण्याने आधीच नाश्ता पण सुरू केलेला ती म्हणाली बोलवायची पद्धत नाही का तो म्हणतो आत्ताच तर बोलवलं की आता पायघड्या अंतरायच्या की आमंत्रण द्यायचं राजकुमारीजी नाश्ता तयार हे या म्हणून ती म्हणते त्याची काही गरज नाही कुठल्या मूर्खासोबत आले मी ती शेवटचं वाक्य जरा हळूच म्हणाली तो विचारतो काय म्हणालीस काही नाही तू खा पुढे पाहून तिने नाश्ता उचलला आणि खिडकीजवळ येऊन उभी राहून बाहेरचं सौंदर्य पाहत नाश्ता करू लागली याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा बाहेरचं सौंदर्य मनाला जास्त आनंद देईल नाश्ता करता करताच त्याने कुठे जायचं त्याचा प्लॅन केला सकाळची वेळ होती तर वेण्णा लेकला जायचा निर्णय घेतला दोघेही तयारच होते त्यामुळे त्याने फक्त गॉगल चढवला आणि आरशात स्वतःला वेगवेगळ्या पोजनी पाहू लागला तिचं नेमकं लक्ष त्याच्याकडे गेलं माकड ते माकडच राहणार काय म्हणालीस तू तिच्या जवळ येत बोलला कुठे काय तुला नाही ॲक्च्युली इथे कुठेतरी पॉइंट आहे ना मंकी पॉइंट मी ऐकलंय तिथे खूप माकडं आहेत तो सांगतो तू हे नाही काहीतरी वेगळं म्हणालीस ओके आणि तू विसरली असशील तर आठवण करून देतो तू खोड काढलीस ना माझी तर मी काय करेन हे मलाही माहीत नसेल सो बी केअरफुल अबाउट ती म्हणते ओके ओके कळालं बरं आपण आता वेण्णालेकला निघतोय आवर मी खाली वाट पाहतोय तुझी आणि हो रूम लॉक करून ये तो निघूनही गेला तिनेही जरा स्वतःला आरशात न्याहाळलं आणि गॉगल चढवून पर्स आणि मोबाईल घेऊन रूम लॉक करून खाली आली शर्वरी बाहेर आली तर समीर कुठेच दिसत नव्हता मला खाली बोलवून हा कुठे गेला बरं ती विचार करतच होती तोपर्यंत तिला मोबाईलवर एक मेसेज आला ती पाहू लागली तर समीरचा message please wait for five minutes okay त्याला रिप्लाय करून तिथेच त्याची वाट पाहू लागली बरोबर सहाव्या मिनिटाला बाईकचा हॉर्न जोरात वाजला तसं तिने समोर पाहिले तर समीर बाईक घेऊन आलेला एखाद्या हिरोनी एंट्री मारावी तसा तिला पहिल्यांदाच त्याला असं पाहून मनात काहीतरी झालं ओहो चलो शर्वरी के दिल में थोडी सी का होईना घंटी बजने लगी कथा आवडत असल्यास लाईक करा हो लाईक तर करा तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा दीपालीजी सचिनजी अभिषेकजी प्रतिक्रिया दिल्याबद्दल तुमचे खूप आभार आणि आपल्या सर्वच सबस्क्रायबर्सचे देखील मनापासून आभार पुढील भाग सगळ्यात आधी ऐकण्यासाठी आपल्या लाडके यूट्यूब चॅनलला म्हणजेच एव्ही टॉक्सला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू